ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमंत मुद्गल पुराणातील पहिल्या खंडातील त्रेचाळीसावा अध्याय आता मी वाचणार आहे त्याचं नाव आहे दंभासुर सूत संवाद ओम श्री गणेशाय नमहा देवेंद्राचे वचन ऐकत चतुर्मुख चिंतातुर होत देवरक्षणाचा विचार करीत परिउपाय सुचेना तेव्हा झाला चिंतामग्न देवांसी म्हणे कमलासन आपण सारे मिळून गजानन प्रार्थू तया भक्तिभावे तो सर्व विचार ज्ञाता असत देवांचे सदैव शुभ करीत म्हणून ध्यान कौशल्ये स्वचित्तात आठवूया विनायकासी एकाक्षर मंत्रे विधानयुत आहुती देऊया यज्ञात तरी तो सर्व देवांसी होत शरणदायक निसंशय मुद्गल म्हणती देवगण तैसेची सारे मुनिगण ब्रह्मदेवाचे वचन ऐकून वक्रतुंडाचे पूजन करीती विधीपूर्वक व्यग्रपणे पूजिती ब्रह्मदेवत्याचे ध्यान करीती ऐसे ते विघ्नापासी तोषविती देवऋषी त्या समयी पूर्वी दिसले चित्तात सिद्धिबुद्धींच्या जे सहित शंभर वर्षे तप आचरित पुनरपी ते ब्रह्म्यासी दिले ब्रह्म्यासी दिसे ब्रह्म्यासी दिसे साकार गुण संयुक्त मधुर मंजुळ तै बोलत ते रूप पाहून विस्मृत चित्त गणेश प्रभू सिद्धी विधी प्रार्थी त्या क्षणी सिद्धी बुद्धियुक्त तो गजानन बाहेर प्रकटत ब्रह्म्यासी तै बोध करीत महाबळी वक्रतुंड सुप्रसन्न तप प्रभावे झाला म्हणून म्हणे ब्रह्मदेवाला पिता महा माना पुत्र आपुला गणाधीपा उत्पन्न ध्याने तुझ्या पूर्वी तपकाळी तुम्ही चिंतेले माझे पुत्रत्व तै माझे पुत्रत्व ते आज केले सफल ऐसे सांगितले ब्रह्मदेव तै आनंदला सिद्धिबुद्धी विराजित गणेशा ते जेव्हा पाहात त्या वक्रतुंडा गजानना करीत प्रणाम साष्टांग ब्रह्मदेव ही विधानपूर्वक पूजन केले अलौकिक ते दृश्य पाहून आश्चर्यकारक विस्मित झाले सारे देव ऋषी भक्तिभावाने करती प्रणाम त्यास प्रेमाने विधीच्या मानसपुत्रा पाहून मने आनंदिली सर्वांची करुणी तयाचे पूजन उद्युक्त झाले करण्या सवन भार्या सहित वक्रतुंडाचे पावन देव ऋषी ब्रह्मदेव ब्रह्मभूता वक्रतुंडास साक्षी युतास विघ्नेशास निर्गुणास गुणात्म्यासी नमन असो अनादिस सर्वज्ञास पालकास सर्व रूपास सर्वाध्यक्षा श्रीमंतास साक्षात देवासी वंदन हिनासी अमेय शक्तिसी मायिकासी मोहदात्यासी मायाधरासी अमायिकासी नमो नमः सत्यास सत्यरूपास सत्यपालका रक्षका ज्ञानास ज्ञान दात्यास गम्यास नमस्कार लंबोदरास देवास गणांच्या पतीस गणेशास गुणाधारास हेरंबास नमस्कार आमचा पुनः पुन्हा तुझ स्तवण्या न समर्थ शास्त्र समन्वित वेदार्थ योगिंद्र देव मुख्यही असमर्थ तेथ माझा काय पाड यथामती आनंदाने सविले गजानना ते तुझ आवडले लंबोदरा तेणे झाले सफल सर्वही मम जीवन अनंत ब्रह्मांडाचा करता तू पुत्रता घेऊन मज उद्धरता सिद्धिबुद्धी समन्विता आलासी मम गृहा आहे आश्चर्य युत ब्रह्मास ध्याहिले मी माझ्या हृदयात चिंतिले तेच बाहेर प्रकटले मज तारण्यासी निश्चौशय ऐसे बोलून ब्राह्मणा बोलावित पुत्राचे जातकर्म करवित परमानंद भरला मनात ब्रह्मदेवाच्या त्यावेळी अकराव्या दिवशी ठेवित सिद्धिबुद्धी अधिपती हे नाव उचित बाल भावोचित खेळत विनायक तै बहुत क्रीडा सावित्री त्यासी स्तनपान देत दिवसे दिवसी बाळरमत शुक्ल पक्षीच्या चंद्रमासम वाढत माता पित्यासी आनंदवी सिद्धी बुद्धी सहित दक्षा होत जेव्हा दोन वर्षांचा सुत तेव्हा त्यास विचारित विनयपूर्वक प्रश्न असा ताता तुम्ही मुनींसहित का राहता वनवासात देवांसहित परम दुःखार्थ मज का प्रभो भासता तुम्ही त्यांचे ते वचन ऐकून ब्रह्मा हर्षयुक्त होऊन गणपासी सांगे वृत्तांत उन्मन दैत्यकर्णी अतिदारुण ते ऐकून कोपदीप्त वक्रतुंड त्यासी म्हणत मेघ गंभीर स्वरे उदात्त आनंदवित देव विप्रांसी दंभासुरा महावीरासी मारिन देव ब्राह्मणा स्वपदे देईन हे माझे आश्वासन संशय यात अल्पनसे ऐसे बोलून आरूढ होत सिंहावर शस्त्रधर सिद्धिबुद्धियुत असुरांच्या सदनी जात वक्रतुंड तत्क्षणी असुरांच्या नगराप्रती सं संस्थित देवमुनी त्यासी अनुसरत इंद्रासी भावे पाठवित गणेश संदेश देऊनिया दैतेंद्रा राही स्वधर्मात नाही तर सौहारीन तुझ क्षणात इंद्र जाऊन सभेत महादैत्या त्या तैसे सांगे ब्रह्म्याचा पुत्र झाला प्रख्यात सनातन ब्रह्म अनादि अनंत बुद्धिपती ध्यान तुष्ट प्रकटत त्यास जाणावे असुरा तू तोच मुनिदेवांसह सह आला वक्रतुंड देव या क्षणाला त्याने दूतभावे पाठविला मजसी सामोपचारार्थ तू स्वधर्मे रहावे देवांसी भाग मिळावे वर्णाश्रम धर्म पाळावे निर्भय चित्ती लोकांसी इंद्राचे ऐकून वचन दंभासुर झाला क्रुद्ध मन शरीर दाहक बोले म्हणून अरे इंद्रा ऐक संदेश दूत दूतरूपे मम सदनासी या क्षणी तू आलासी काय करावे नाहीतर तुझसी टाकिले असते बंदित इंद्रा महाभागा जाई परत माझा संदेश ने गणनायका प्रत पाचे दे पाचवे दिवशी युद्धास येत पासून त्या सवे मी सांगे सिद्धबुद्धीस बुद्धी सांगे सिद्धिबुद्धीपतीस पतीस इंद्र परतोनी वृत्तांत इंद्रपरतोनी वृत्तांतास तो ऐकून म्हणे तयास देवपते तू योग्य केले दंभासुराचा संदेश ऐकता परम परम प्रमोद माझ्या चित्ता पाचवे दिवशी पहा आता माझा विशेष पराक्रम ओमिती श्रीमदांते पुराणोपनिषदी पुराणोपनिषदी श्रीमन मोदगले महापुराणे प्रथमखंडे वक्रतुंड चरिते दंभासुर दूत संवादो नाम त्रि चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय त्रिचाळीसवा सम्पूर्ण